कृतज्ञतेचा विसर आणि दयाळूपणाची खरी कसोटी प्रिय वाचक हो मनापासून स्वागत आहे तुमचं आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त जंगलातील दोन प्राण्यांची नाही तर आपल्या मानवी भावनांच्याही खोलवर जाणारी आहे एक शांत दुपार एक भुकेला लांडगा एक दयाळू सारस आणि त्यांच्या भेटीतून जन्मलेली शिकवण ही कथा मदत विश्वास स्वार्थ आणि कृतज्ञता यांच्या सूक्ष्म सीमारेषेबद्दल आहे जी कधीकधी आपलं मन हलवून टाकते या प्रवासात तुम्हाला कधी तणाव जाणवेल कधी वेदना कधी दयाळूपणाची चमक आणि शेवटी एक अशी सत्यता जी प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते चला तर मग गोष्टी इन च्या गोष्टींच्या सुंदर भावनांनी भरलेल्या विश्वात पाऊल टाकूया चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया जंगलातील शांत दुपार घनदाट जंगलात एक ऊन पसरलेली दुपार होती झाडांच्या पानांवरून झिरपणारा प्रकाश जमिनीवर सुंदर नमुने रेखत होता पक्ष्यांचे किलबिलाट पानांची सळसळ आणि दूरवर घोंघावणारा वाऱ्याचा मंद आवाज सगळं एकदम शांत आणि मोहक होतं पण या शांततेच्या मागे एक लांडगा दबा धरून बसला होता त्याच्या नजरेत भूक होती कदाचित क्रूरता देखील त्याला नुकतंच कुठून तरी बैलाचं मांस सापडलं होतं त्याची नजर त्या मांसावर खिळली होती जणू त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं लांडगा आणि संकट लांडगा लालचाने मांस फाडून खात होता तो इतका वेड्यासारखा खात होता की त्याला हेही जाणवलं नाही की त्याचे मोठे धारदार दात एका टोकदार हाडावर येऊन अडकले आहेत क्षणभरातच एक तीक्ष्ण हाडाचा तुकडा गळ्यात अडकला त्याचा श्वास अडखळू लागला छातीत जळजळ होऊ लागली डोळे भयाने मोठे झाले लांडगा पहिल्यांदाच असहाय्य वाटत होता तो ओरडायचा प्रयत्न करू लागला पण आवाज बाहेर येत नव्हता त्या शांत जंगलात त्याचा त्रास दिसत होता पण ऐकू येत नव्हता त्या क्षणी त्याला आपला अभिमान आपली ताकद हे सगळं निरुपयोगी वाटू लागलं आशेचा किरण लांडग्याला एकदम आठवण झाली जवळच तो सारस राहतो त्याची चोच लांब आहे कदाचित तो मला वाचवू शकेल जीवनातलं सर्वात मोठं सत्य असं असतं आपण ज्यांना कधी महत्वहीन समजतो तेच कधीकधी आपलं प्राण वाचवतात लांडगा अडखळत घसरत सारसाकडे धावला त्याची शक्ती कमी होत होती पण जिवंत राहण्याची इच्छा त्याला पुढे नेत होती सारसाचा दयाळू निर्णय सारस एका नदीकाठी उभा होता चमकणाऱ्या पाण्यात तो शांतपणे मासे शोधत होता अचानक त्याला लांडग्याचा अडखळता भीतीने भरलेला आवाज ऐकू आला सारस घाबरला लांडगा तेही एवढ्याजवळ पण जवळ गेल्यावर त्याला कळलं हा तो शक्तिशाली राक्षसी लांडगा नव्हता हा एक त्रस्त वेदनांनी भरलेला जीव होता लांडग्याने कमकुवत आवाजात विनवणी केली माझा जीव वाचव मी तुझा उपकार मरेपर्यंत विसरणार नाही मी तुला इनाम देईन फक्त मदत कर सारसाच्या मनात दया आली भीती होती पण दयेसमोर भीती कधीच जिंकू शकत नाही जीवन मृत्यूचा क्षण सारस धीराने पुढे आला लांडग्याने जबडा मोठा उघडला त्याच्या दातांमध्ये अजूनही कच्च्या मांसाचा वास होता एक चुकीची हालचाल झाली असती तर सारसाचा जीव गेला असता पण त्याने धैर्याने आपली लांब चोच लांडग्याच्या घशात घातली आणि काळजीपूर्वक त्या हाडाचा तुकडा बाहेर काढला क्षणातच लांडग्याचा श्वास परत नीट झाला त्याच्या चेहऱ्यावर आराम दिसला कारण तो मृत्यूच्या दारातून परत आला होता सारस हळू आवाजात म्हणाला आता तू दिलेलं वचन तुटलेला विश्वास लांडगा थोडा मागे हटला त्याच्या डोळ्यांत आता दया नव्हती फक्त अहंकार होता तो उपहासाने म्हणाला कुठलं वचन कुठला इनाम सारस चकित झाला त्याने अजून विचारण्याचा प्रयत्न केला पण लांडगा थंडपणे म्हणाला तू माझ्या तोंडात चोच घालून जिवंत परत गेलास हेच तुझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे हे बोलून तो हसत हसत जंगलात पळून गेला जणू काही घडलंच नव्हतं सारस काही क्षण तसाच उभा राहिला त्याच्या हृदयात दुःख होतं विश्वास तुटला होता आणि मानवतेचा एक कठोर धडा त्याने अनुभवला होता शेवटची शांत जाणीव सारसाने आकाशाकडे पाहिलं पाण्यात त्याचा प्रतिबिंब हलत होतं तो स्वतःला म्हणाला दयाळूपणात शक्ती आहे पण सर्वांकडून कृतज्ञता मिळेल ही अपेक्षा ठेवू नये चांगलं करायचं पण बदल्यात काय मिळेल याचा मोह ठेवू नये आणि तो शांतपणे नदीत उतरलाही त्या दिवशी जंगलात एक गोष्ट कायमची लिहिली गेली स्वार्थी लोकांसाठी कृतज्ञता हा शब्द अस्तित्वात नसतो नैतिक शिक्षण कृतज्ञता नसलेलं मन कितीही शक्तिशाली असलं तरी त्याचं मूल्य काहीही नसतं दयाळूपणा करा पण त्या बदल्यात इनामाची अपेक्षा करू नका हवी असल्यास मी या कथेचे एफ ए क्यू एक या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश असा आहे की कृतज्ञता आणि स्वार्थ एकत्र राहू शकत नाहीत चांगलं केल्यावर सर्वजण आभार मानतीलच अशी अपेक्षा ठेवू नये दोन लांडग्याने सारसाला इनाम का दिलं नाही लांडगा स्वार्थी आणि कृतज्ञ होता त्याच्या स्वभावात आभार मानण्याची भावना नव्हती त्याने सारसाची मदत गृहीत धरली आणि वचन पाळलं नाही तीन सारसाने लांडग्याला मदत का केली सारस दयाळू होता भीती वाटत असूनही त्याने दयेपोटी लांडग्याचा जीव वाचवला चांगुलपणामुळे त्याने मदत करण्याचा निर्णय घेतला चार या गोष्टीतून मुलांनी काय शिकायला हवे मुलांनी शिकायला हवे की इतरांनी मदत केली तर त्यांच्याप्रती कृतज्ञ राहावे स्वार्थी आणि कृतज्ञ लोकांपासून सावध राहावे पाच या कथेचा शेवट सारसासाठी काय शिकवण देतो शेवटी सारसाला जाणवतं की चांगुलपणा केला पाहिजे पण त्याबदल्यात इनाम किंवा आभारांची अपेक्षा ठेवू नये कारण सर्वजण कृतज्ञ नसतात